श्री शिवलीलामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयांचे मूळ मध्य अवसान आपनची सर्व करता कारण कोठे प्रगटले जाचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जानोनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास येची विषयी सुते इतिहास प्रती सांगितला किरात देशीचा राजा विमर्षण प्रतापी शत्रुभंजन मृगया करित हिंसक दारुण मध्यमासीरत सदा चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत परी भजनी असेरत विधिने पूजित नित्य शिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परमचतुरगुणवती पती पुसे एकांती कापट्यरिती टाकोनिया म्हणे शिवव्रते आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोष ही घडती तुम्हा पासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्षण वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेय होतो सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिव शिवमंदिरासमोर आलो शिव पूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणिक आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल मनोनी मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तवतीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षून तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यगरमे करुण आता राजदेह पावलो जाण परीश्वानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे कोमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्व ज्ञान तरी मी कोण होते सांगा मजला गुण मग तो बोले विमर्शन कपोती होती सपूर्वी तू मासपिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेण शिवालयास प्रदक्षिणातीन करुणी शिखरी वैसलीस, तू श्रमलीस अत्यंत तुझ श्वेन पक्षी मारीत शिवसदना समोर शरीर पडत तीराणी सत्य झालीस तू मग कुमुदवती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत ह्यावरी तो राव म्हणे ऐके मृगनेत्रे इभगमने देशींचा नृप इंदुवदने होईल पुढिलिये जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मजलागी राजसेवरिसी तिसरे जन्मे सौराष्ट्र रावने मेसी होईन सत्य सत्य गुणसरिते तू कलिंग कन्या होऊन मजवरिसी सत्य जाण चौथे जन्मी गांधार राव होईन तू मागध कन्या होऊन वरिसी मज पाचवे जन्मी अवंती राज दाशारह कन्या तू पावसी मज सहावे जन्मी आनर्तपती सहज तू ययाति कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्यराजा होईन तू बदमराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडिन शिव प्रतापे महाधर्म वाढवीन जन्मी शिव भजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जागिन महावना शरणरिघेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास पदपावेन निर्धारे सुदमने शौनकादिकान् प्रति तितुकेही जन्म घेऊनी तो भूपती ब्रह्मवेत्ता होऊनी अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णुन शके द्रुहिण सूत्रामा वेदशास्त्रांसी सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकोनी गुण कीर्तन झदगद न होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती धिक त्याचे जिने धिक कर्म धिक विद्याधिक धर्म तो वाचुनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिवभजनाची थोरी उज्जयनी नामे महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्यायनीती करुणिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतनृपवर मित्र एक नाम मणी भद्र प्राण सखारायाचा, मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ सागर शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पुत्र पुत्रभक्त आणि सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरुतोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो चंद्रसेन, मित्रमणी भद्र अति सुजान तेने एकमणी धिदला आनोन चंडकिरण दूसरा। अष्टधातूंचा होता स्पर्श होयचामी कर बावन सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे करिता त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक आवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राम दिसे जैसा पुरुहूत समरांगणी जय अद्भूत नये अपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र आयुरारोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले नृपाचे भूपतो सर्वगुणी वरिष्ठ शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरींचा मराळ की शांती उद्यानींचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कूपचिकाय उचंबळला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वैष करीती पृथ्वीचे भूपाळ मणी मागो पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अवनीचे भुभुज एक वटले अपार दळ आले वेढिले नगर रायाचे इंदिरावर कमलदल नयन त्याचे कंठी कौस्तुभ जाण की मृडानी वरमौळी रोहिणी रमण प्रकाश घन मनी तैसा तो मनी अम्हासी दे त्वरित मनोनी नृपांनी पाठविले दूत मग राब विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय बोले रावचंद्रसेन मनी जरी द्यावा ह्या लागून तरी जाईल क्षात्रपण युद्धदारुण न करवे आता स्वामी महाङ्काळेश्वर करुणासिन्धुकर्पूरगौर जो दीन दीनरक्षण जगदुद्धार त्यासी शरण ध्यासि अवसरि जो भक्तकाजकैवारि जो त्रिभुरान्तक हि मन्नकुमारी प्राणवल्लभ जगदात्मा सामग्री सिद्ध करुण शिवमंदिरी वैसला जाऊन सगळ चिंता सोडोन विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव स्मरुण महायंत्रांचे नगरावरुण मार होती अनिवार सर्व चिंता सोडोनी चंद्रसेन चंद्रचुड आराधी प्रीती करुण करी ध्यान मानसध्यान बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुरविधवाद्ये वाजताती महापूजन पौरजन विलोकिती मिळोन त्यात एक गोप गृहिणी पतीहीन कुमार कडिये घेऊन पातली सहा वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया वाढ वेळ गोप गृहिणी आली घरा कुमार कडे खालता उतरोन आपण करी गृहिंचे कारण शेजारी उद्वसतृण सदन बाळ जाबुनी बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृतिकेची वेदिका करून दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघुपाषाण आनुनी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्रा विषयी वाहे पाषाण धूपदीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुण करीतसे आर्दतृण पुष्पसुवासहीन तेची वाहे आवडी करुण नाही ठाबुके मंत्रध्यान आसन प्रेमभावे पूजितसे परिमळद्रव्ये कैची जवळी जीव शिवावरी मृतिकाच उधळी मृतिकाच घेऊनी करगमळी पुष्पांजळी समर्पित ऐवम राया ऐसे केले पूजन मग पूजा कर जोडून ध्यान करी नेद्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयपाक गरुण ये बा गरी भोजन बहुवेळा हा कफोडोन पाचारितानेदि प्रत्युत्तर मनोनि बाहेर येऊनि पाहे तव गृही बैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काये चाल भोजना झडकरी परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर त्याचे लिंग आणि पूजासा समग्र निरखुनिया झुगारिली चाल भोजना त्वरित हस्त हस्तकी धरुनी ओढित नेत्र उघडोनी पाहात तव शिवपूजा विदारिली आहा शिव शिव मनोन घेत वक्षस्थळ बडबून दुःखे पडला मूर्छा येबून म्हणे प्राण देईन मी आता गाली ब्रदानी देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र बांगरुण तृणशेजे बहुडली इगडे पूजा भंगली म्हणून बाळ रडेश बनाम घेऊन तब उमा रमण अद अद्भुत पै केले तृणगृह होते जे जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय लिंग विराजित चंद्रप्रभे होनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडो निबाळ पाहात तव राजोपचारी पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविली समस्त बालनाचत ब्रह्मा महा यथासाङ्गमहाभोजन बाळे केले प्रीती प्रीतिकरुण षोडशोपचारि पूजा समर्पून् शिवनामावली शिवनामावलि उच्चारित बालकीर्तनरङ्गि नाचत शिवमने माग त्वयित प्रसन्न झालो बाळकारी बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगीली, तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहांत तव ते देखिले रत्न खचित माता निद्रिस्त मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी बदमीण सर्वालंकारे करोण शोभायमान पहुडली तीस बाळके जागे करुण म्हणे चाल घेई शिवदर्शन तवती पाहे चहुकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची हृदयी धरुणी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेली धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राववेगे आला प्रीती करुण धरी चरण बाळकाचे शंगराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नयनी नागरी गजनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंधरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरायेती धावत जन अपार पहावया चंद्रसेन राया प्रती नृप अवनी जे सांगुनी पाठवीती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत वाहेर येऊन सगळ रायास भेटून आला मिरवत घेऊनी अवंदिनगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरित श्रेष्ठ जाना उज्जयिनी नामतीयेचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण त्या बालकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही म्हणती जय शिव ब्रज जय शिव ब्रसन्न तै तृणकुटी होय सुवर्ण सदन शत्रुते मित्र होवून वोळंगती सर्वस्वे गृहींच्या दासी सिद्धी होवून न मागता पुरविती इच्छिले पूर्ण आंगणी वृक्षकल्पतरू होवून कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मांधरत्ने पारखीत मूढ अत्यंत होय वक्ता रंगभनंगा भाग्य परम ते तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र पाय जेथे जेथे खनो जाय तेथे तेथे निधानी सापडती अभ्यासन न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमा विलास भेट जिव्हा गोपदी म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराजचंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्वराज आश्चर्य करीत तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसूत अंजनी प्रियजो जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भरत्न मानस संतापहर वृत्रारी शत्रुजनक नगर दहन मदन दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पादन उर्मिला जीवन रक्षण ध्वजस्तंभी वैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा ऐसा प्रगटता मारुती समस्त क्षोणी चरणी लागती राघव प्रिय कर बाळा प्रती हृदयी धरोणी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशीत साक्षात रुद्र न्यासमातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्री कर ठेविता झाला वायू कुमर सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती ह्यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणी तुझ हो आनंद तुझे आठवे पीडी सनंद जन्मेल गोबराज गोकुळी त्याचा पुत्र पीत वसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपालांतक कौरवमर्दन पालक गोविंद। श्रीहरिच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मनी परतोन येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथी वार तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरिगुळभूषण बोलून पावला तेथे अंतरधान सर्व भुज म्हणती धन्य धन्य सभाग्यबन श्रीकराचे ज्याचा श्री गुरु मंत, त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकरचंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देवूनी बोळविले पावले स्वस्तानी, मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकरचंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती याच याचकांचे आर्त पुरविती शिवलीलामृतश्रवण करीती अंती शिवपदा पावले हा अध्याय करिता वठन संतती संपत्ती वर्धन शिवार्चने रतजाचे मन विघ्ने भीतितयासी शिवलीलामृतग्रन्थवासरमणि देघुनि विकासती जीव शिवचक्रवाके दोनि ऐक्यायेति प्रीतीने निन्दकदुर्जन अभक्त ते लपति दिवाभीत शिवनिन्दकासि वैकुण्ठनाथ महानरकातने बुनिघाली विष्णो निन्दकजे अपवित्र त्यासि कुम्भीपाकिघालित्रिनेत्रैवम् हरिहरि हर हरिहरनिन्दकासि सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानन्दायती वर्या श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला खंड शिवलीलामृतग्रन्थव्रजण्ड सज्जन अवखंड अखण्ड चतुर्थाध्यायगोढः श्रीरस्तु श्री सांब शिवार्पणमस्तु